अध्यात्म रामायण बालकांड प्रथम सर्ग श्री गणेशाय नम देवतांच्या प्रार्थनेनुसार पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी ज्या चिन्मय अविनाशी प्रभूंनी पृथ्वी सूर्यवंशामध्ये माया मानव रूपाने अवतार घेतला आणि ज्याने सर्व राक्षसांना मारून जगातील पापे नाहीशी करणारी व सुस्थिर अशी आपली कीर्ती प्रस्थापित केली आणि मग जे आपल्या आद्य ब्रह्मस्वरूपात लीन होऊन गेले त्या श्री जानकीनाथांचे मी भजन करतो विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय इत्यादींचे जे एकमात्र कारण आहेत ते मायापती आहेत म्हणून माया त्यांच्या आश्रयाला आहे जे स्वतः माया तीच आहेत अचिंत्य स्वरूप आहेत आनंद घन आहे जे निर्मळ आहेत जे रागादी दोषाने रहित आहेत तसेच जे स्वतः ज्ञान स्वरूप आहेत त्या तत्व जाणणाऱ्या सीतापती श्रीरामांना मी नमस्कार करतो सर्व पुराणांना मान्य पवित्र आणि अध्यात्म नाव असणाऱ्या रामायणाचे म्हणजे अध्यात्म रामायणाचे नित्य पठण जे कोणी एकाग्र मनाने करतात किंवा त्याचे श्रवण करतात ते लोक पापरहित होऊन श्रीहरीलाच प्राप्त होतात जर कुणाला संसाराच्या बंधनातून सुटून जाण्याची इच्छा असेल तर त्याने अध्यात्म रामायणाचे पठण करावे जो कोणी मनुष्य या अध्यात्म रामायणाचे नित्य श्रवण करतो त्याला लक्षाधी गायी दान दिल्याचे फळ प्राप्त होते श्री शंकर रूपी पर्वतात उगम पावलेली श्री रामरूप समुद्राला मिळणारी ही अध्यात्म रामायण रूपी गंगा तिन्ही लोकांना पवित्र करणारी आहे एकदा कैलास पर्वताच्या शिखरावरील शेकडो सूर्याप्रमाणे प्रकाशमान व शुभ्र अशा मंदिरात रत्नाच्या सिंहासनावर ध्याननिष्ठ होऊन बसलेल्या सिद्धांच्या समूहाने सेविलेल्या निर्भय सर्व पापांचे हरण करणाऱ्या आनंद कंद असणाऱ्या अशा जगनियंता देवाधिरे भगवान श्रीनयन शंकरांना त्यांच्याच डाव्या मांडेवर विराजमान असणारी गिरिराजकुमारी श्री पार्वती भक्तिभावाने नम्रतापूर्वक असे म्हणाली श्री पार्वती म्हणाली हे देवा हे जगन्निवासा तुम्हाला नमस्कार असो सर्व अंतःकरणाचे साक्षी आणि परमेश्वर तुम्ही आहात श्री पुरुषोत्तम भगवंताचे सनातन तत्व मी तुम्हाला विचारू इच्छिते कारण तुम्ही सुद्धा सनातन आहात जो विषय अत्यंत गोपनीय असतो आणि जो विषय अन्य कुणालाही सांगण्यास योग्य नसतो असा विषय सुद्धा महानुभाव लोक आपल्या भक्तांना सांगतात हे देवा मी सुद्धा तुमची भक्त आहे आणि तुम्ही सुद्धा मला अत्यंत प्रिय आहात म्हणून मी जे काही तुम्हाला विचारलेले आहे ते तुम्ही मला वर्णन करून सांगा ज्या ज्ञानाने या जगातील मनुष्य संसार सागरातून तरुण जातात ते भक्ती आणि वैराग्य याने परिपूर्ण असलेले प्रकाशमय विज्ञानासहित आत्मज्ञान तुम्ही मला अशा रीतीने थोडक्यात सांगा की त्यामुळे मी स्त्री असले तरी मला ते सहज कळेल हे कमलनयना आणखी एक परम रहस्य मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही ते मला आधी सांगावे सर्व लोकांचे सारभूत असणाऱ्या अशा श्रीरामचंद्रांच्या ठाई दृढ भक्ती ही संसारसागर तरुण जाण्यासाठी प्रसिद्ध बळकट नौका आहे संसारातून सुटण्यासाठी भक्ती ही प्रसिद्ध असा उपाय आहे तिच्यापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही साधन नाही तरीसुद्धा माझ्या हृदयातील संशयाची गाठ आपण आपल्या विशुद्ध वचनाने तोडून टाकावे श्रीरामचंद्र हे परम अद्वितीय सर्वांचे आद्य कारण आणि मायेच्या गुणांच्या प्रवाहाच्या पलीकडे आहेत असे भक्तीमध्ये दक्ष असणारे सिद्धगण सांगतात तसेच त्यांचे अहर्निश भजन करून ते परम पदसुद्धा प्राप्त करून घेतात तथापि काही लोक असे म्हणतात की जरी राम परम पुरुष असले तरीसुद्धा ते स्वतःच्या मायेने झाकले गेल्यामुळे आत्मस्वरूप जाणत नव्हते म्हणून वसिष्ठ इत्यादी दुसऱ्यांच्या उपदेशामुळे त्यांना श्रेष्ठ असे आत्मतत्व कळले आता माझा प्रश्न असा आहे की जर राम आत्मतत्व जाणत होते तर त्या परमात्म्याने सीतेसाठी इतका विलाप का बरे केला या उलट जर त्यांना आत्मज्ञान नव्हते असे समजावे तर ते इतर सर्वसामान्य जीवाप्रमाणे झाले अशा स्थितीत कुणी कशासाठी त्यांचे भजन करावे याविषयी तुमचे काय म्हणणे आहे माझा संशय दूर होईल अशा रीतीने ते आपण मला सांगा श्री महादेव म्हणाले हे देवी तू धन्य आहेस तू परमात्म्याची भक्त आहेस म्हणूनच तुला रामाचे तत्व जाणून घेण्याची इच्छा झाली आहे ते परम निगूढ रहस्य यापूर्वी मला कुणीही विचारले नव्हते आज भक्तीपूर्वक तू मला प्रश्न केला आहेस म्हणून रघुत्तमाना वंदन करून मी तुला ते रहस्य सांगतो श्री रामचंद्र हे निसंदेहपणे प्रकृतीच्या पलीकडील परमात्मा अनादी आनंद घन अद्वितीय असे पुरुषोत्तम आहे कारण ते स्वतःच्या मायेनेच हे संपूर्ण जग निर्माण करून आकाशाप्रमाणे त्या जगाच्या आत व बाहेर व्याप्त आहेत तसेच तेच आत्मरूपाने सर्वांच्या अंतःकरणात गुप्त रूपाने राहतात त्यांनी स्वतःच्या मायेने निर्माण केलेले हे जग चालवलेले आहे चुंबक जवळ असताना ज्याप्रमाणे जड लोखंडात गती उत्पन्न होते त्याचप्रमाणे त्यांच्या केवळ सानिध्याने सगळीकडे हे सर्व विश्व सदा भ्रमण करीत राहते स्वतःच्या अज्ञानामुळे ज्याचे मन झाकले गेलेले आहे आणि ज्यांचे चित्त मूढ झालेले आहे असे लोक ही गोष्ट जाणू शकत नाहीत या जगात त्या मायातीत शुद्ध बुद्ध अशा परमात्म्यावर सुद्धा आपल्या अज्ञानाचा आरोप जे कोणी करतात म्हणजे परमात्म्याला सुद्धा आपल्याप्रमाणे अज्ञानी मानतात ते अज्ञानी जीव नेहमी पुत्र इत्यादींच्या ठिकाणी आसक्त राहून आणि अनेक कर्मात घडून जाऊन संसार चक्रातच अडकून राहतात ज्याप्रमाणे अज्ञानी लोक आपल्या गळ्यातच असणारा कंठा जाणत नाही त्याप्रमाणे ते अज्ञजन आपल्याच हृदयात असणाऱ्या परमात्मा रामाना जाणत नाहीत म्हणूनच ते त्यांच्यावर अज्ञान इत्यादींचा आरोप करतात वास्तविक पाहता ज्याप्रमाणे ज्योतिष स्वरूप सूर्याचे ठिकाणी अंधार कधीही असत नाही त्याप्रमाणे प्रकृती इत्यादींच्या पलीकडे असणाऱ्या विशुद्ध विज्ञानघन ज्योतिष स्वरूप परमेश्वर असणाऱ्या अशा परमात्मा श्रीरामाचे ठाई अविद्या कशी बरे राहू शकेल ज्याप्रमाणे डोळे गरगर फिरवले असता दृष्टीदोषामुळे घर वगैरे फिरल्यासारखे वाटते त्याप्रमाणे देह इंद्रियांच्या द्वारा अंतःकरणाने केलेल्या कर्माचा परमात्म्यावर आरोप करून लोक मोहित होतात स्वतःच्या भावनांचा आरोप लोक परमात्म्यावर करतात सूर्याच्या प्रकाशरूपाचा नाश कधी होत नसल्याने ज्याप्रमाणे सूर्याच्या बाबतीत दिवस आणि रात्र असा भेद होत नाही त्याप्रमाणे शुद्ध चैतनघन अशा हरिरूप रामांच्या ठिकाणी ज्ञान किंवा अज्ञान या दोन गोष्टी कशाबरे राहू शकतील म्हणून पर परानंद स्वरूप विज्ञानरूप व अज्ञानाचा साक्षी असणाऱ्या अशा कमलनयन भगवान रामांच्या ठाई अज्ञानाला अज्ञानाचा सुद्धा असत नाही कारण ते मायेचे अधिष्ठान आहे म्हणून ती माया श्रीरामांना मोहित करू शकत नाही हे पार्वती या बाबतीत मी तुला सीता राम आणि पवनपुत्र हनुमान यांचं मोक्षाचे साधन स्वरूप असणारा संवाद अत्यंत गोपनीय आणि परम दुर्लभ असला तरी सांगतो पूर्वी रामावताराच्या वेळी देवांचा शत्रू असणाऱ्या रावणाला त्याची संताने सैन्य आणि वाहने यांच्यासह युद्धकुशल श्रीरामाने युद्धात मारले आणि सीता सुग्रीव तसेच लक्ष्मण यांच्यासह हनुमान इत्यादी मुख्य वानरांसह श्रीराम अयोध्यानगरीत परत आले तेथे त्यांच्यावर राज्याभिषेक झाला नंतर वसिष्ठ इत्यादी महात्म्यांसमवेत कोट्यवधी सूर्यांची प्रभा असणारे श्रीराम सिंहासनावर विराजमान झाले त्यावेळी कृतकृत्य झाल्यामुळे निरपेक्ष असलेल्या व केवळ ज्ञानाची अपेक्षा करणाऱ्या महाबुद्धिमान हनुमंताला हात जोडून पुढे उभा असलेला पाहून श्री रामचंद्राने सीतेला म्हटले सीते या हनुमानाचे आपण दोघणा आपणा दोघावर अढळ भक्ती आहे आणि तो पापरहित आहे आणि म्हणूनच तो ज्ञानाचा स्वीकार करण्यास पात्र आहे म्हणून तू या हनुमानाला माझ्या खऱ्या स्वरूपाचा उपदेश कर तेव्हा लोकांना मोहित करणारी जनकर कन्या सीता ठीक आहे असे म्हणाले नंतर ती शरणागत हनुमंताला भगवान श्रीरामाचे निश्चित तत्व सांगू लागले श्री सीता म्हणाली वत्स हनुमाना राम हे साक्षात अद्वितीय सच्चिदानंद घन परब्रह्म आहेत असे तू समज ते सर्व उपाधीनी रहित केवळ सत्ता हे स्वरूप असणारे मन आणि इंद्रियांचा विषय नसणारे आनंद घन निर्मळ शांत विकाररहित निरंजन सर्व व्यापक स्वयंप्रकाशी आणि इत्यादी आणि राधा दोषरहित प परमात्मा आहेत आणि विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि अंत करणारी मूल प्रकृती मी आहे हे तू समजून घे आणि त्या श्रीरामांच्या केवळ सानिध्यामुळे मी निर्लसपणे हे विश्व उत्पन्न करते तथापि रामांच्या सानिध्याने मी निर्माण केलेले हे विश्व अज्ञानी लोक त्या रामावर आरोपित करतात अयोध्या नगरीमध्ये अतिशय पवित्र रघुकुळात रामांचा जन्म झाला त्यानंतर त्याने विश्वामित्रांना सहाय्य करणे त्या विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण करणे अहल्लेल्या शापातून मुक्त करणे श्री महादेवांचे धनुष्यभंग करणे नंतर माझे पाणी ग्रहण करणे भार्गव परशुरामांचा गर्वखंडन करणे माझ्यासह बारा वर्षेपर्यंत अयोध्या नगरीत राहणे मग दंडकारण्यात जाणे विराधाचा वध करणे मायामृग रूपातील मारिजाचे मरण माया सीतेचे अपहरण होणे जटायू तसेच कबंध यांना मोक्षाचा लाभ होणे शबरीने केलेले रामाचे पूजन नंतर सुग्रीवाशी मैत्री वालीचा वध सीतेचा शोध समुद्रावर सेतू बांधणे लंकेला वेढा घालणे पुत्रासह दुरात्मा रावणाचा युद्धामध्ये वध करणे बिभीषणाला लंकेचे राज्य देणे पुष्पक विमानातून माझ्याबरोबर अयोध्येला परत येणे त्यानंतर राजा रामांचा राज्याभिषेक होणे अशा प्रकारची ही सर्व कर्मे जरी मीच केलेली आहेत तरीही अज्ञानी लोक कर्मे निर्विकार सर्वांचा आत्मा असे जे राम त्यांच्यावर आरोपित करतात तत्वत श्रीराम सर्व व्यापी असल्याने कुठेही जात नाहीत कुठेही राहत नाहीत शोक करीत नाहीत इच्छा करीत नाहीत त्याग करीत नाहीत तसेच अन्य कोणतीही क्रिया ते करीत नाहीत ते आनंद स्वरूप अविचल आणि विकाररहित आहे तथापि मायेच्या गुणांशी संबंध आल्यामुळे ते तसे भासतात श्री महादेव म्हणाले त्यानंतर सन्मुख उपस्थित असणाऱ्या हनुमंताला राम स्वतः म्हणाले आत्मा अनात्मा आणि परमात्मा यांचे तत्व मी तुला सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक ज्याप्रमाणे आकाशाचे तीन प्रकारचे मोठे भेद स्पष्टपणे दिसून येतात एक महाकाश दुसरे जलाशयाने मर्यादित झालेले आकाश आणि तिसरे प्रतिबिंब हे नाव असणारे आकाश अशा प्रकारे तीन प्रकारचे आकाश दिसून येते त्याप्रमाणेच चैतन्य हे सुद्धा तीन प्रकारचे आहे एक बुद्धीची मर्यादा असणारे चैतन्य ते बुद्धीमध्ये व्याप्त असते दुसरे परिपूर्ण असणारे चैतन्य आणि तिसरे जे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेले असते या तिसऱ्या चैतन्याला आभास चैतन्य असे म्हणतात यातील केवळ आभास चैतन्याने युक्त अशा बुद्धीमध्येच करतेपण असते म्हणजे चिदाभास सहित असणारी बुद्धी हीच सर्व कार्य करते परंतु अज्ञजन भ्रांतीमुळे अखंड निर्विकार साक्षी अशा आज्ञावर कर्तृत्व आणि जीवत्व यांचा आरोप करतात म्हणजे ते अज्ञानी लोक त्या आत्म्यालाच करता आणि भोगता समजतात त्याला आम्ही जीव म्हटले आहे ते आभास चैतन्य हे मिथ्या आहे कारण सर्वच आभास हे मिथ्याच असतात बुद्धी ही अविद्येचे कार्य आहे तथापि तो परब्रह्म परमात्मा हा वास्तविक अखंड आहे म्हणून त्याचा भाग मानणे ही केवळ कल्पना आहे अहम म्हणजे मीच्या रूपाने प्रत्ययाला येणारे मर्यादित साभास म्हणजे वासनायुक्त चैतन्य म्हणजेच जीव तत्वमसी म्हणजे ते तू आहेस इत्यादी वाक्याने त्याचे पूर्ण चैतन्य परब्रह्माशी एकत्व प्रतिपादन केले जाते जेव्हा गुरुपदिष्ठ तत्वमस्यादी महावाक्यांचे द्वारा जीवात्मा व परमात्मा यांच्या एकतेचे ज्ञान उत्पन्न होते तेव्हा आपल्या बुद्ध्याधिकार्यासह अविद्याही अविद्या ही नष्टच होऊन जाते यात काहीही संदेह नाही याचा अनुभव येताच माझा भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो परंतु जे लोक माझी भक्ती सोडून देऊन शास्त्ररूपी खड्ड्यामध्ये पडून भटकत राहतात त्यांना शेकडो जन्मापर्यंत सुद्धा ज्ञानही होत नाही आणि मोक्षही प्राप्त होत नाही हे निष्पाप हनुमंता हे परमरहस्य आत्मस्वरूप अशा माझे हृदय आहे आणि प्रत्यक्ष मीच तुला ते सांगितले आहे जरी तुला इंद्रलोकातील राज्यापेक्षा अधिक संपत्ती मिळाली तरी सुद्धा तू हे रहस्य माझी भक्ती न करणाऱ्या कोणत्याही दुष्टपुरुषाला सांगू नकोस श्री महादेव म्हणाले हे देवी हे अत्यंत गोपनीय मनोहर परम पवित्र व आणि पापनाशक श्री राम हृदय मी तुला सांगितले सर्व वेदांताचे सार साक्षात श्री रामचंद्राने सांगितले आहे भक्तीपूर्वक जो कोणी याचे सतत पठण करतो तो निसंशयपणाने मुक्त होऊन जातो याच्या पठणाने अनेक जन्मात सचिंत झालेली अनेक जन्मात संचित झालेली ब्रह्महत्या इत्यादी सर्व पापेसुद्धा निसंदेहपणे नष्ट होऊन जातात असे श्रीरामाचेच वचन आहे जो कोणी अतिशय भ्रष्ट असेल अतिशय पापी असेल परधन आणि परस्त्री यांच्या ठिकाणी नित्य प्रवृत्त होणार असेल जो चोर असेल ब्रह्महत्या करणार असेल जो माता पित्याचा वध करण्यात गुंतलेला असेल आणि जो योगीजनांच्या समूहाचे अहित करणारा मनुष्य असेल तो सुद्धा जर श्री रामचंद्राचे पूजन करून आणि सुंदर अशा रामहृदयाचे भक्तिपूर्वक पठण करील तर तो पूर्वसंचित पापातून मुक्त होऊन सर्व देवांना पूज्य आणि श्रेष्ठ योग्यांना सुद्धा परम दुर्लभ असे परमपद प्राप्त करून घेईल इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे बालकांडे हृदयम नाम प्रथमसर्ग